श्लोकार्थ एकतीसावा अथवा स्वधर्माच्या दृष्टीनेही तुला शोक करणे योग्य नाही कारण धर्मयुद्ध प्राप्त झाले असता याहून क्षत्रियांना दुसरे काहीही कल्याणकारक नाही अरे अद्यापही तुला कसा विचार सुचत नाही हे काय तू घेऊन बसला आहे ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो त्याला तर तू पार विसरलास असे पहा की ह्या ठिकाणी या गौरवांना भलतेच काही झाले किंवा तुझे काही कमी जास्त झाले अथवा सगळे जग नाहीसे झाले तरी स्वधर्म म्हणून जो आहे तो कदापि त्याज्य नाही त्याचा त्याग केल्यावर तुझ्या मनात जी दया उत्पन्न झाली आहे तिच्यापासून तू तरला जाशील काय अर्जुना या ठिकाणी तुझे चित्ता जी दया उत्पन्न झाली आहे ती ह्या युद्धप्रसंगी अयोग्य होय अरे असे पहा की गाईचे दूध उत्तम आहे तरी ते पथ्याला सांगितले नाही असे असूनही जर ते नवज्वराच्या मनुष्यास दिले तर विषवत होते त्याचप्रमाणे भलत्याने भलतेच आचरण केले तर त्याचा हिताचा नाश होतो म्हणून तू आता सावध हो व्यर्थ शोकाकुल होऊ नकोस आणि ज्याचे आचरण केले असता कोणतेही काळी दोष घडत नाही त्या आपल्या सुधर्माकडे लक्ष दे ज्याप्रमाणे योग्य मार्गाने चालले म्हणजे कधीही अपाय घडत नाही किंवा दिव्याच्या उजेडाने चालल्यासा ठेच लागत नाही त्याप्रमाणे अर्जुना जो स्वधर्माने वागतो त्याच्या सर्व कामना सहज पूर्ण होतात ह्याकरता तुम्हा क्षत्रियांना वाचून दुसरे काही योग्य नाही मनात कपट कपट न धरता समोरासमोर उभे राहून एकमेकांवर प्रहार करून युद्ध करावे हे प्रत्यक्ष तुला माहीत असून आणखी काय सांगावे श्लोकार्थ बत्तीसावा पार्था सहजरित्या प्राप्त झालेला हा युद्ध प्रसंग म्हणजे स्वर्गाचे उघडलेले द्वारच होय असले युद्ध भाग्यशाली क्षत्रियांना प्राप्त होते अर्जुना अरे हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्व सुकृत फळले किंवा सर्व धर्माचे निदान तुम्हाला प्राप्त झाले आहे अरे याला युद्ध काय म्हणावे तर हा मूर्तिमंत स्वर्गच संग्रामाच्या रूपाने अवतरला आहे किंवा तुझ्या गुणांचा लौकिक अजूनही लौकिक ऐकून तुझ्यावर अतिशय आसक्त झाल्यामुळे कीर्ती स्त्री तुला वरण्यास आली आहे क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला हा असला युद्ध प्रसंग प्राप्त होतो ज्याप्रमाणे एखाद्याला मार्गाने जाताना इच्छित फल देणारा चिंतामणी सापडावा किंवा जांभईने तोंड पसरल्यावर अकस्मात त्यात अमृत पडावे त्याप्रमाणे हा युद्ध प्रसंग तुम्हाला प्राप्त झाला आहे श्लोकार्थ तेहतीसावा असे असता जर तू ह्या धर्मयुद्धाचा त्याग करशील तर इहलोकीची कीर्ती व परलोकाला साधन जो स्वधर्म तो नाही साहून पापाची जोड करशील आता असला हा संग्राम टाकून भलत्या गोष्टीचा योग शोक करीत असलास तर आपली आपणच हानी करून घेतल्यासारखी होईल या रणाच्या ठिकाणी जर तू आज शस्त्र टिकून टाकून दिलेस तर पूर्वजांनी जोडून ठेवलेली कीर्ती घालवलीस असे होईल इतकेच नव्हे तर तुझ्या असलेल्या कीर्तीचाही नाश होईल व सर्व जग तुझी निंदा करेल आणि मग तुझ्या ठिकाणी वास्तव्य करण्याकरता महादोष तुला शोधत येतील ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्री सर्वांच्या उपहासास पात्र होते त्याप्रमाणे स्वधर्म त्याग करणाऱ्याची अवस्था होते अथवा रणभूमीवर प्रेत पडले म्हणजे ज्याप्रमाणे चोहोकडून त्याला गिधाडे फाडतात त्याप्रमाणे स्वधर्महीन मनुष्याला महादोष जिंकतात श्लोकार्थ चौतीसावा आणखी सर्व लोक निरंतर तुझे अपकीर्ती वर्णन करतील आणि संभावित पुरुषाला अपकीर्ती ही मरणापेक्षाही अधिक दुःखकर आहे म्हणून जर तू स्वधर्माचा त्याग करशील तर तुला पाप लागेल आणि कल्पांतापर्यंतही तो अपयशाचा डाग नाही सवणार नाही जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही तोपर्यंतच ज्ञात्यानं जगावे मग तू सांग की आता येथून कसे परत जावे अंतक करणाने व मत्सररहित मत्सररहित असा तू माघारा फिरशील खरा परंतु ह्यांना काही ती गोष्ट पटणार नाही हे कौरव तुला चोहीकडून वेढतील आणि तुझ्यावर बाणांचा मारा करतील पार्था मग त्या प्रसंगी ह्या तुझ्या कनवाळूपणाने काही तुझी सुटका होणार नाही इतकेही करून जर कदाचित तु मोठ्या कष्टाने येथून तुझी सुटका झाली तरी ते वाचणे मरणापेक्षाही वाईट आहे श्लोकार्थ पस्तीसावा हे सर्व महारथी तू भयाने रण रणातून पळून गेलास असे मानशील तर मग तू ह्या सर्वांना बहुमान्य आहेस त्या तुला कमीपणा येईल आणखी एका गोष्टीचा तू विचार केला नाहीस तू ह्या ठिकाणी मोठ्या थाटाने युद्धास आलास आला असून जर दयाद्र बुद्धीने होऊन माघारा जाण्यास निघालास तर अर्जुना तू सांग की तुझे दयाळूपण हे दुर्जन वैरी कौरव यांना खरे वाटेल का श्लोकार्थ छत्तीसावा तुझ्या सामर्थ्याची निंदा करून तुझे शत्रू न बोलावी अशी पुष्कळ दुर्भाषणे तुझ्या संबंधाने बोलतील यापेक्षा अधिक दुःखदारक ते काय आहे हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हास भिवून पळून गेला अरे असा हा दोष तुझ्यावर राहिलेला चांगला का धनुर्धरा पाहिजे तितके सायास करून किंवा प्रसंगी प्राणही खर्ची घालून लोक ज्या कीर्तीचे संपादन करतात ती गगनाप्रमाणे अनुपमय व निष्प्रतिबंध कीर्ती संपादन संपादण्याचा प्रसंग अनायासाने तुला आला आहे तुझी कीर्ती अमर्याद असून तुझे गुणही उपमारहित आहेत अशी तिन्ही लोकात ख्याती आहे ते राजे रजवाडे स्तुतीपाठक होऊन तुझी कीर्ती गातात ती ऐकून यमादिक देखील तुला भीतात त्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मल आणि गगन आहे आणि तो ऐकून जगातील मोठमोठे योद्धेही स्तब्ध होतात असा तुझ्या अद्भुत शौर्याचा महिमा ऐकून हे सर्व कौरव आपल्या प्राणावर उदार झाले ज्याप्रमाणे सिंहाचे गर्जन ऐकल्याबरोबर उन्मत्त हत्तीलाही प्रलयकाळच ओढल असे वाटते त्याप्रमाणे ह्या सर्व कौरवास तुझा धाक वाटतो ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला मानतात त्याप्रमाणे हे कौरव तुला नेहमी मानतात तेव्हा आता युद्ध न करता जर माखारा फिरशील तर ही तुझी थोरवी नाही शेवून तुला हीनत्व प्राप्त होईल बरे पळून जाऊ म्हणशील तर ते तुला जाऊ देणार नाही तुला धरून आणून तुझी फजिती करतील आणि तोंडावर तुझी अतिशय निंदा करतील ते मर्मभेदक शब्द ऐकून अंतःकरण विदीर्ण होण्यापेक्षा शौर्याने युद्ध का करू नये जर ह्यांना तू जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशील श्लोकार्थ सदतीसावा म्हणून युद्धात मरण पावलास तर स्वर्गप्राप्ती होईल अथवा युद्धात जय पावलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील म्हणून अर्जुना युद्धाविषयी निश्चय करून उठ अथवा या रणामध्ये युद्ध करताना तू मेलास तर सहज निरामय असे स्वर्ग सुभोगशील म्हणून अर्जुना ह्याबद्दल आता विचार करीत बसू नकोस तर उठ आणि हातात धनुष्य घेऊन लवकर युद्धास आरंभ कर हे पहा स्वधर्माचे आचरले तर असलेले दोष नाश पावतात असे असून त्याच्यापासून पातक लागेल हा भ्रम तुझ्या मनात कुठून उत्पन्न झाला तू सांग की नावेत बसणारा कधी बुडेल का त्याचप्रमाणे चांगल्या रस्त्याने जाणारा कधी ठेच लागून पडेल का परंतु ज्याला चालता येत नाही तो मात्र कदाचित ठेच लागून पडण्याचा संभव आहे दूध प्याल्याने मरण येणार नाही परंतु विषाबरोबर सेवन केल्यास तो सेवन करणारा मरेल त्याचप्रमाणे फलाच्या आशेने स्वधर्माचे आचरण केल्यास मात्र दोष लागतील म्हणून का अर्जुना निष्काम होऊन क्षत्रिय धर्माने युद्ध कर म्हणजे पातकाचा लेशही तुला लागणार नाही श्लोकार्थ अडतीसावा सुखदुःख हानी जय अपजय ही सर्व सारखे सारखी मानून मग युद्धास तयार हो म्हणजे तुला पाप कधीही लागणार नाही सुखप्राप्ती झाला असता संतोष मानू नये दुःख प्राप्त झालं प्राप्त झाले असता खेद मानू नये आणि मनात लाभालाभ धरू नये ह्या समरांगणी आपल्याला जय मिळेल किंवा आपण मरू ह्या पुढील गोष्टींचा अगोदर विचार करू नये आपण स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्राप्त होईल ते निमूटपणाने सहन करावे अशा रीतीने मनाचा निश्चय केला म्हणजे सहजच दोष घडत नाहीत म्हणून तू निश्चयाने आता युद्धास आरंभ कर श्लोकार्थ एकोणचाळीसावा पार्था आतापर्यंत तुला सांख्य बुद्धी म्हणजे परमार्थशास्त्रातील ज्ञान सांगितले आता कर्मयोगाविषयीची जी बुद्धी जिच्या योगाने कर्मबंध नाहीसा होतो ती ऐक येथपर्यंत हा ज्ञानयोग तुला संक्षिप्तपणे सांगितला आता बुद्धियोग म्हणजे कर्माशी ज्ञानाचा संबंध कर्मयोग सांगतो ते ऐक अर्जुना पुरुष बुद्धियोगाला प्राप्त झाला असता त्याला कर्मबंधाची मुळीच बाधा होत नाही ज्याप्रमाणे अंगात वज्र कवच घातले म्हणजे शस्त्रांची वृष्टी सहन करून विजयी पुरुष सुरक्षित राहतो श्लोकार्थ चाळीसावा या बुद्धियोगात आरंभलेले कर्म मध्येच बंद पडले असता घडलेले कर्म नाश पावत नाही व त्याला अडचण किंवा संकट येत नाही आणि या धर्माच्या थोडक्या देखील अनुष्ठानाने मोठ्या भयापासून रक्षण होते त्याप्रमाणे इहलोकीचे सुख नाहीसे न होता मोक्ष अंतरत नाही ज्या कर्मयोगात पूर्वी केलेला आरंभ खंड पडला तरी शाबूत असतो कर्माच्या आधाराने वागणूक ठेवावी परंतु त्या कर्मापासून होणाऱ्या फलाची इच्छा धरू नये जसा पंचाक्षरी भूतबाधेपासून बाधा पावत नाही त्याप्रमाणे कर्मफलाच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता निरभिमान बुद्धीने कर्म करण्याची म्हणजे सद्बुद्धी ज्याला प्राप्त झाली आहे त्याला जन्ममरणाची उपाधी होत नाही ज्या बुद्धीला पाप पुण्याची बाधा होत नाही जी अतिशय सूक्ष्म असून निश्चल आहे आणि सत्व रजतम हे तिन्ही गुण जिच्यात प्रवेश करीत नाही अर्जुना अशी जी सुबुद्धी ती पुण्याईने थोडीशी जरी एखाद्याला प्राप्त झाली तरी ती सर्व संसार भयाचा नाश करते <coughs> श्लोकार्थ एकेचाळीसावा अर्जुना ह्या कर्मयोगामध्ये निश्चयात्मक बुद्धी एकच आहे आणि अनिश्चित पुरुषांच्या बुद्धी अनेक भेदाने युक्त व अनंत असतात ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असूनही तिचा प्रकाश मोठा असतो त्याप्रमाणे सद्बुद्धी अल्प जरी असली तरी तिला लहान समजू नये अर्जुना जे ज्ञानी आहेत ते बहुत करून हिची इच्छा करतात ती सद्बुद्धी प्राणी मात्राला दुर्लभ आहे ज्याप्रमाणे इतर दगडासारखे परीस काही पुष्कळ सापडत नाहीत अथवा लेश मात्र अमृत प्राप्त होण्यास देखील दैवयोगच लागतो त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीतच जिथे पर्यवसान होते अशी ही सद्बुद्धी फार दुर्लभ आहे ज्याप्रमाणे गंगेचे पर्यवसान निरंतर समुद्रच आहे त्याप्रमाणे अर्जुना जिला ईश्वर प्राप्ती वाचून दुसरी काही प्राप्ती नाही अशी जगतामध्ये एकच बुद्धी आहे इजशिवाय इतर बुद्धी त्या दुर्बुद्धी होत त्यांचे ठिकाणी विकार उत्पन्न होतात व तेथे अविचारी लोक नेहमी रमतात म्हणून अर्जुना त्या लोकांना स्वर्ग संसार आणि नरकावस्था प्राप्त होते परंतु आत्मसुख कधी दृष्टीस देखील पडत नाही श्लोकार्थ बेचाळीसावा अर्जुना वेदांच्या नुसत्या अर्थवादातच रत झालेले जे अविचारी लोक कर्मा वाचून दुसरे काही नाही ही अशी पुष्पवाणी बोलतात म्हणजे बाह्यता मनोहर भासणारी ते वेदांचे आधाराने बोलून कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व स्थापन करतात परंतु त्या कर्माचे फळावर लोप ठेवतात त्यांचे म्हणणे असे असते की वारंवार मृत्यूलोकी जन्म घेऊन यज्ञाधिक कर्मे आचरावी व आल्हाददायक असे स्वर्गसुख भोगावे अर्जुना ते दुर्बुद्धी नेहमी असे म्हणतात की इथे या स्वर्गसुखा वाचून निरंतर सुख देणारे असे दुसरे सुखच नाही श्लोकार्थ त्रेचाळीसावा ते विषय भोगांविषयी तत्पर व स्वर्ग मिळावा हाच ज्यांचा हेतू असे पुरुष जन्म व कर्म ही फळे देणाऱ्या व जित पुष्कळ कर्मे सांगितले आहेत अशा वेदवाणीच्या आधाराने भोग व ऐश्वर यांच्या प्राप्तीकरता आचरण करतात हे पहा ते केवळ उपभोगाच्या ठिकाणी लक्ष देऊन सकामकर्मे करतात व अनेक प्रकारची अनुष्ठाने विधियुक्त करून ती शेवटास नेण्याकरता फार दक्षतेने धर्माचरण करतात श्लोकार्थ चव्वेचाळीसावा अशा प्रकारे भोग व ऐश्वर ह्यांचे ठिकाणी तत्पर व माझ्या पुष्पितवाणीला ज्यांचे चित्त वश झाले आहे त्यांच्या अंतःकरणात आत्मतत्वविषयक किंवा कर्मयोगविषयक बुद्धी असत नाही परंतु अर्जुना ते एक गोष्ट फार वाईट करतात ती ही की ते मनामध्ये स्वर्गेच्छा धारण करतात आणि यज्ञ भोगता जो ईश्वर त्याला विसरतात ज्याप्रमाणे कापुराच्या शुभ्र राशीस अग्नी लावून ती व्यर्थ जाळून टाकावी अथवा मिष्ठान्नात काळकूट विष मिसळावे किंवा दैवयोगाने मिळालेल्या अमृताचा कुंभ पायाने पालथा करावा त्याप्रमाणे फलाप्राप्तीचे हेतूने प्राप्त झालेला धर्म हे लोक वाया दवडतात असे पहा की मोठ्या श्रमाने पुण्य संपादन करून मग संसाराची इच्छा का धरावी परंतु काय करावे हे त्या अज्ञानी लोकांना समजत नाही ज्याप्रमाणे उत्तम स्वयंपाकीण नाना तऱ्हेचा चांगला स्वयंपाक तयार करून ते अन्न द्रव्याच्या आशेने विकते त्याप्रमाणे अविचारी लोक हे सुखोप सुखोपभोगासाठी धर्म गमावतात म्हणून पार्था वेदातील अर्थवादात मग्न झालेल्या लोकांच्या मनात नेहमी दुर्बुद्धीच वास करते हे लक्षात असू दे श्लोकार्थ पंचेचाळीसवा अर्जुना वेदात सत्व रज आणि तम ह्या तीन गुणांचेच प्रतिपादन केले आहे म्हणून तू गुणातीत हो मी व माझे हे द्वंद्व टाकून दे नित्य शुद्ध सत्व गुणाने स्थिर हो योगक्षेम म्हणजे अन्न वस्त्र कसे मिळेल ह्याची काळजी सोड आणि आत्मस्वरूपी चित्त ठेव तू निश्चयाने असे समज की वेद हे तीन गुणाने भरलेले आहेत म्हणून सर्व उपनिषदे ह्यांची सत्वगुणामध्ये गणना केली जाते धनुर्धरा बाकीच्यामध्ये कर्म उपासना इत्यादिकांचे निरूपण केलेले आहे ते सर्व रज आणि तम ह्या गुणाने युक्त असून केवळ स्वर्गसूचकच आहेत म्हणून तू असे पक्के समज की हे सुखदुःखांनाच कारण आहेत व ह्याकरता तू आपले मन कदाचित तेथे शिरू देशील तर तसे करू नको तू ह्या गुणत्रयांची त्रिपुटी टाकून दे व अहम ममता सोडून अंतकरणात आत्मसुखाचा विसर पडू देऊ नको श्लोकार्थ सेहेचाळीसावा अल्प जलसमुदायात जी स्नानपानादिक कामे प्रत्येकी कष्टाने होतात ती सर्व मोठ्या जलाशयात अनायासे होतात तसे सर्व वेदातील कष्ट साध्यचे फल ते ब्रह्मज्ञानाला अनायासे प्राप्त होते जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या असून पुष्कळ प्रकार सुचवले आहेत तरी ज्यात आपले हित आहे तोच मार्ग स्वीकारला पाहिजे ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर अनेक रस्ते दृष्टीत पडतात परंतु तितके रस्ते मनुष्य आक्रमू शकतो काय सांग बरे अथवा सर्व पृथ्वी उदकमय झाली तरी जसे आपल्या इच्छेपुरतेच पाणी घेतले पाहिजे त्याप्रमाणे ज्ञानी जे आहेत ते वेदार्थाचा विचार करून अपेक्षित अशा शाश्वत ब्रह्माचा तेवढा स्वीकार करतात श्लोकार्थ सत्तेचाळीसावा अर्जुना तू कर्माचाच अधिकारी आहेस फलाचा अधिकारी कधीही होऊ नको व कर्माच्या फलाचे इच्छा देखील धारण करू नको आणि कर्म करण्याविषयीही तू आग्रह धरू नको म्हणून पार्था ऐक या सर्व गोष्टींचा विचार करून पाहता तुला स्वकर्मच उचित आहे आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तो आमचे मनास असे आले की तू आपले कर्तव्य कर्म सोडू नये पण कर्मफलाची इच्छा न ठेवता आणि निषिद्ध कर्माचा अंगीकार न करता सत्कर्माचेच निष्काम आचरण करावे श्लोकार्थ हवा हे धनंजया ईश्वरार्पण बुद्धीने कर्माचे ठिकाणी स्थिर होऊन कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान व फलाची इच्छा टाकून कर्म कर आरंभलेले कर्म शेवटात गेले तरी हर्ष व शोक मानू नको सुखदुःखांचे ठिकाणी समता असणे यालाच योग म्हणतात अर्जुना त्वा योगयुक्त होऊन फलाची इच्छा टाकून द्यावी व मन लावून कर्मे करावी परंतु आरंभलेले कर्म दैव योगाने पूर्ण झाले तरी त्याचा संतोष मानू नये किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीच न जाता तसेच राहिले तरी त्याचबद्दल मनात असंतोष मानून त्रासू नये कर्म करताना जर शेवटास गेले तर ते खरोखर उपयोगालाच आले परंतु कदाचित विघ्न येऊन अपूर्वतेचेच राहिले तरीही ते सफलच झाले असे समज कारण असे पहा जेवढे कर्म घडेल तेवढे ईश्वराला अर्पण करावे म्हणजे सहजरित्या पूर्ण झाले असे समज आणखी असे पहा की चांगल्या व वाईट कर्माचे ठिकाणी मनोधर्म सारखा राहणे हीच योग स्थिती असे उत्तम लोक म्हणतात श्लोकार्थ पन्नासावा अर्जुना ईश्वराला अर्पण करण्याच्या हेतूने केलेल्या कर्मापेक्षा फलाच्या हेतूने केलेले कर्म फार कमी योग्यतेचे असते म्हणून बुद्धियोगाला शरण जा कर्माच्या फलाची इच्छा करणारे अति दीन होत बुद्धियोगाने युक्त असा पुरुष कर्माचे फल जे पाप पुण्य त्यापासून या लोकीच मुक्त होतो म्हणून समत्व बुद्धियोग साध्य करून घे कर्माचे कौशल्य ईश्वराला कर्म अर्पण करण्यातच आहे <clears throat> अर्जुना ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी यांचे ऐक्य आहे त्याच ठिकाणी चित्ताची समता राहते आणि तेच योगाचे सार आहे पार्था विचारांती बुद्धियोगाची व कर्मयोगाची तुलना केली असता हा कर्मयोग फार कमी योग्यतेचा आहे परंतु त्या कर्माचेच आचरण केले म्हणजे हा बुद्धियोग साध्य होतो आणि अशा रीतीने कर्मसिद्धी झाली म्हणजे त्याला योग ते म्हणतात म्हणून अर्जुना बुद्धियोग हाच पायाशुद्ध आहे आणि त्यातच ठिकाणी तू आपले मन लाव परंतु मनात फलप्राप्तीची आशा धरू नको ज्यांची बुद्धियोगाकडे प्रवृत्ती झाली तेच पार पडतात आणि पाप आणि पुण्य या दोहोंच्या बंधनातून सुटतात श्लोकार्थ एकावन्नवा म्हणून समत्व बुद्धियोग असे पुरुष ज्ञानी होऊन कर्मफलाची आशा सोडून व जन्मबंधापासून मुक्त होऊन सर्व उपद्रवाने रहित अशा प्रत पावतात अर्जुना त्याने जरी कर्मे केली तरी ते कर्माच्या फलांच्या इच्छा धरीत नाहीत म्हणून त्यांच्या जन्ममरणाच्या यातायाती चुकतात धनुर्धरा मग युक्त होऊन ब्रह्मानंदाने भरलेले अविनाशी असे पद ते पावतात श्लोकार्थ बावनव जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी पातक तरून जाईल तेव्हा तू ऐकलेले व ऐकावयाचे ह्याबद्दल विरक्त होशील जेव्हा तू या मोहाचा त्याग करशील की तेव्हा त्या स्थितीस पाहून मग तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न होईल त्यामुळे निर्दोष आणि गहन असे जे आत्मज्ञान ते तुला प्राप्त होईल आणि मग आपोआप तुझे मंत्रुप्त होईल अशी तुझ्या मनाची स्थिती झाल्यावर मग पुढल्याबद्दल काही विचार करणे किंवा मागील गोष्टी आठवणे हे सर्व प्रकार जागते जागी राहतील श्लोकार्थ त्रेपन्न वेदातील नाना प्रकारची वाक्ये श्रवण करून घोटाळ्यात पडलेली तुझी बुद्धी जेव्हा आत्म्याचे ठिकाणी स्थिर होईल तेव्हा तू योगाप्रत प्राप्त होशील इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी चंचल होते ती आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यावर मग सहज स्थिर होते समाधी सुखाचे ठिकाणे जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल तेव्हाच तुला सर्व योग स्थिती साधेल श्लोकार्थ चोपनवा अर्जुन म्हणाला हे केशवा ज्याची बुद्धी स्थिर होऊन योगस्थ झाली आहे त्याला लोकात काय म्हणतात तो बोलतो कसा असतो कसा आणि चालतो कसा त्यावेळी अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा कृपामध्ये ह्याचबद्दलचा खुलासा मी जो विचारेन तो कृपा करून सांगा मग श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना जे तुला संतोषित मनाने योग्य वाटेल ते खुशाल विचार असे म्हटल्यावर अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे तो कोणाला म्हणावे व तो ओळखावा कसा हे उघड करून सांगा ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो निरंतर समाधी सुख भोगतो तो कोणत्या चिन्हाने ओळखावा देवा लक्ष्मीपते तो कोणत्या स्थितीत असतो व कोणत्या रूपाने वर्तन करतो हे कृपा करून मला सांगा तेव्हा षडगुणेश्वर संपन्न सर्व गुणांचे अधिष्ठान व परब्रह्मावतार असे भगवान श्रीकृष्ण बोलू लागले श्लोकार्थ पंचावन्न हे अर्जुना जेव्हा मनात असलेल्या सर्व वासना अगदी निशेष टाकून आत्मसमाधानाने जो आपल्याच ठिकाणी संतुष्ट होईल तेव्हा त्याला स्थितप्रज्ञा असे म्हणावे श्री भगवान म्हणतात अर्जुना ऐक मनातील जी बलवत्तर इच्छा ती आत्मसुखाला विघ्न आणते जो सर्वदा तृप्त असून ज्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने भरलेले आहे आणि ज्याच्या संगतीने विषयामध्ये पतन घडते त्या कामाची ज्याच्या मनातून पूर्ण निवृत्ती होऊन ज्याचे मन आत्मसंतोषात म्हणजे स्वानंदात रममाण असते तोच पुरुष स्थिरबुद्धी असे जाणावे श्लोकार्थ छप्पनवा ज्याचे मन दुःख प्राप्तीने खेद पावत नाही व सुखाविषयी ज्याला इच्छा नाही म्हणून काम क्रोध आणि भय हे विकार ज्याच्या अंतःकरणातून गेलेले आहेत असा जो मुनी त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली असता ज्याच्या मनात त्रास उत्पन्न होत नाही आणि जो सुखाच्या प्राप्तीकरता झटत नाही अर्जुना त्या सत्पुरुषाचे अंतःकरणातून काम क्रोध सहज नाहीसे झालेले असतात व त्या पूर्णावस्थेस पोहोचलेल्या पुरुषास भयाचे नाव देखील माहीत नसते अशा प्रकारे संसार सोडून देऊन जो केवळ भेदरहित झालेला असतो तोच पुरुष स्थिरबुद्धी असे समजावे शोकार्थ सत्तावन्न सर्व विषयाविषयी ज्याचे ममत्व नष्ट झाले आहे व ज्याला चांगले अगर वाईट विषय प्राप्त झाले तरी त्यापासून सुख किंवा दुःख होत नाही त्याचीच बुद्धी स्थिर झाली असे समजावे पौर्णिमेचा चंद्र जसा चांगल्या किंवा वाईट लोकात सारखा प्रकाश देतो तसा जो सर्वांशी सदैव सारखे वर्तन ठेवतो त्याप्रमाणेच अखंड समता आणि प्राणीमात्राविषयी सदयता असून ज्याच्या चित्ताची स्थिती कधीही पालटत नाही काही चांगले प्राप्त झाले तरी त्याच्या संतोषाने ज्याला गर्व होत नाही व वाईट गोष्टीपासून ज्याला दुःख होत नाही असा जो हर्ष शोक रहित असून नेहमी आत्मविचारात निमग्न असतो तोच अर्जुना स्थिर बुद्धी असे जाण श्लोकार्थ अठ्ठावन्न ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या इच्छेप्रमाणे आवरून घेते त्याप्रमाणे सर्व विषयापासून इंद्रिये माघारी ओढून आपले ताब्यात जेव्हा ठेवतो तेव्हा त्यांची बुद्धी स्थिर झाली असे म्हणावे किंवा कासव आनंदात असता आपले हातपाय पसरते अथवा हवे असल्यास आपले आपण आवरून धरते त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन होऊन तो जे म्हणेल ते करतात त्याची बुद्धी स्थिर पावली असे समज श्लोकार्थ एकोणसाठावा आहार न करणाऱ्या पुरुषांचे विषय नाहीसे होऊन त्यांचे ठिकाणी फक्त प्रीती उरते आणि ती प्रीती ही साक्षात्कार झाल्यावर नाही होते अर्जुना आणखी एक गंमत तुला सांगतो ऐक जे साधक नियमांच्या योगाने विषयांचा त्याग करून श्रोत्रादी इंद्रियांचे आकलन करतात परंतु जिव्हेचा निग्रह करीत नाहीत ते नाना तऱ्हेने या विषयामध्ये गुरफटले जातात एखाद्या वृक्षाचे वरचे वरचे शेंडे खुडले आणि मुळाशी पाणी घातले तर त्या वृक्षाचा नाश कसा होईल तो जसा उदकाच्या बळाने आडवा फुटतो त्याप्रमाणे या रसनेच्या द्वारे अंतःकरणात विषय अधिकाधिकच पुष्ट होतात इतर इंद्रियांचे विषय कमी केले असता कमी होतात पण त्याच प्रमाणाने जिव्हेचा विषय हट्टाने कमी करता येत नाही कारण ते जीवन आहे त्याशिवाय हे शरीर चालावयाचे नाही परंतु अर्जुना साधक जेव्हा परब्रह्माचा अनुभव घेतो तेव्हा रसनेचे सहज नियमन होऊ शकते ज्यावेळी आपण ब्रह्म आहोत असा अनुभव येतो त्यावेळी शरीराचे व्यवहार बंद होऊन इंद्रिये विषयांना विसरून जातात श्लोकार्थ साठावा अर्जुना ही बलवान इंद्रिये मनुष्य विद्वान असून इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत असला तरी त्याचे मन बलात्काराने आपल्याकडे ओढून घेतात एरवी अर्जुना यांना जिंकण्याबद्दल जे निरंतर यत्न करतात त्यांच्या देखील ही अधीन होत नाहीत जो आपल्या सभोवती अभ्यासाचे गस्त ठेवून यमनियमांचे कुंपण करतो आणि मन सदा मुठीत बाळगतो त्याला सुद्धा ही इंद्रिये व्याकुळ करून टाकतात असा हा या इंद्रियांचा प्रताप आहे ज्याप्रमाणे मांत्रिकाला जखीण भुलवून टाकते त्याप्रमाणे हे विषय रिद्धिसिद्धींच्या रूपाने योग्याला प्राप्त होतात व मग इंद्रियाद्वारा योग्याचे मन भ्रष्ट करतात अशा संधीत जर मन सापडले तर अभ्यास जागच्या जागी राहतो अशी ह्या इंद्रियांची शक्ती आहे श्लोकार्थ हवा म्हणून ही सर्व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवून ज्ञानीपुरुषाने माझ्याकडेच आपले मन स्थिर करावे ज्याची इंद्रिये स्वाधीन असतात तो निश्चय बुद्धीचा असे समजावे म्हणून पार्था सर्व विषयांचे ठिकाणची इच्छा सोडून इंद्रियांना जो जिंकतो व ज्याचे अंतकरण विषयांच्या सुखाने लाचावले जात नाही तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य असे जाण कारण तो नेहमी आत्मबोधाने युक्त होऊन राहतो व तो अंतःकरणात मला कधी विसरत नाही जरी कोणी बाहेरचे विषय सोडून कर्मेंद्रियांना आवरून धरून स्वस्थ बसला व त्याचे मनात जरी विषयांची इच्छा केली तथापि तो जन्ममरणाचे फेऱ्यातून सुटला असे म्हणता येत नाही विष हे सेवन करतेवेळी जरी थोडे असले तरी ते ज्याप्रमाणे शरीरात पसरून जीवाचा निसंशय नाश करते त्याप्रमाणे मनात विषयांची थोडी जरी इच्छा राहिली तरी ती सर्व विचारसमूहाचा घात करते श्लोकार्थ बासष्ट आणि त्रेसष्ट विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी विषयाची आसक्ती उत्पन्न होते प्रीतीमुळे काम म्हणजे प्रबल इच्छा उत्पन्न होतो व त्या इच्छेच्या आड कोणी आले असता क्रोध क्रोधापासून मूर्खपणा मूर्खपणापासून स्मृतिनाश स्मृतिनाशापासून बुद्धिनाश व बुद्धिनाशामुळे पुरुषाचा सर्वस्वी नाश होतो अंतःकरणात विषयांची नुसती आठवण झाली तरी विरक्ताला देखील त्याविषयी प्रीती उत्पन्न होते आणि या प्रीतीच्या योगाने मूर्तीमंत काम प्रगट होतो काम उत्पन्न झाला की त्या ठिकाणी आधी क्रोध आलेलाच व क्रोधामध्ये अविचार आपला ठेवलेलाच असायचा ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत वाऱ्याने नाहीशी होते त्याप्रमाणे अविचारामुळे स्मृती नाश पावते संध्याकाळ होताच रात जशी सूर्य तेजाला गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाल्यावर मनुष्याची दशा होते मग अज्ञानामुळे त्याची बुद्धी केवळ आंधळी होऊन तो सर्व गोष्टीस आचवतो आणि त्याला काही सुचेनासे होते जन्मान झाला पळण्याचा प्रसंग आल्यावर तो जसा दीन होऊन सैरावेरा धावू लागतो त्याप्रमाणे अर्जुना बुद्धीला भ्रमण होते अशा रीतीने बुद्धीला भ्रमण झाला म्हणजे मग बुद्धी घोटाळ्यात पडते आणि मग सर्व ज्ञान नष्ट होते शरीरातील प्राण निघून गेला म्हणजे जसा देह प्रेतरूपी होतो त्याप्रमाणे बुद्धी नष्ट झाल्यावर जीवाची स्थिती होते म्हणून अर्जुना ऐक इंधनाला ठिणगी लागून ती भडकली म्हणजे अशी त्रिभुवनाला देखील पुरते त्याप्रमाणे अंतकरणात यत्किंचित जरी विषयांचे स्मरण झाले तरी एवढा हा अनर्थ ओढवतो श्लोकार्थ चौसष्टावा प्रीती व द्वेष टाकून ज्याने इंद्रिय आपल्या अधीन ठेवली आहेत त्याने विषयांचे जरी सेवन केले तरी त्याचे अंतकरणाची प्रसन्नता बिघडत नाही म्हणून मनातून सर्व विषय काढून टाकावे म्हणजे राग प्रीती आणि द्वेष हे आपोआप नाही सेवतात पार्था आणखी तुला सांगतो की राग आणि द्वेष नाहीसे झाल्यावर जरी इंद्रियांचे इंद्रिय विषयांच्या ठिकाणी रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाही ज्याप्रमाणे आकाशातून सूर्य हा आपल्या किरणरूपे हाताने जगतातील वस्तूंना स्पर्श करतो परंतु त्यांच्या संसर्ग दोषाने लिप्त होतो की काय म्हणजे नाही त्याप्रमाणे जो विषयांचे ठिकाणी उदासीन आत्मस्वरूपाचे ठिकाणी निमग्न व कामक्रोधापासून अलिप्त असतो आणि अर्जुना जो विषयामध्ये आपल्या स्वरूपाशिवाय दुसरे काहीच पाहत नाही त्याला विषय कसले आणि बांधणार तरी कोणाला जर पाण्यात पाणी बुडेल किंवा अग्नीने अग्नी जळेल तर मात्र तो परिपूर्णत्वास पावलेला पुरुष विषयांचे संगतीने बुडेल अशा प्रकारे जो आपण स्वतःच सर्व रूप होऊन राहतो तोच अचल प्रज्ञा म्हणजे स्थिर बुद्धी असे निभ्रांत समज श्लोकार्थ पासष्टावा चित्ताला प्रसन्नता प्राप्त झाली म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो आणि प्रसन्न चित्त झालेल्याची बुद्धी लवकर आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते असे पहा की ज्या ठिकाणी मनाची पूर्ण शांती आहे तेथे या सर्व संसार दुःखांचा प्रवेश होत नाही ज्याचे उदरातच अमृताचा झरा उत्पन्न झाला आहे त्याला तशी तहान भुकेची काहीच पीडा होत नाही त्याप्रमाणे ज्याचे हृदय प्रसन्न आहे त्याला दुःख कसले आणि ते होणार तरी कुठून त्याची बुद्धी आपोआपच ईश्वर स्वरूपी जडून राहते ज्याप्रमाणे निवाऱ्यातील दिवाची ज्योत मुळीत कधीही हलत नाही त्याप्रमाणे जो स्थिरबुद्धी आहे तो आत्मस्वरूप समाधीमध्ये निश्चलपणे रत असतो श्लोकार्थ सहासष्टावा त्याचे अंतःकरण स्वस्थ नसते त्याला आत्मज्ञानाची बुद्धी नाही ज्याला ध्यान नाही त्याला शांती नाही व ज्याला शांती नाही त्याला सुख कोठून असणार हा योगयुक्तीचा विचार ज्याचे अंतकरणात नाही त्याला शब्दाधिक विषय आपले पाशात गोवून घेतात पार्था त्याच्या बुद्धीला कधीही स्थिरता नसते व तिचे प्राप्तीविषयी त्याचे अंतकरणात इच्छाही उत्पन्न होत नाही अर्जुना स्थिरपणाची भावना त्याचे अंतकरणात मुळीच जर उत्पन्न होत नाही तर त्याला शांती कशाची प्राप्त होणार पाप्याकडे मोक्ष जसा ढुंकूनही पाहत नाही त्याप्रमाणे जेथे शांतीचा लेशही नाही तेथे सुख हे चुकून देखील जात नाही हे पहा जर विस्तवात घातलेली धान्याची बीजे उगवली तरच शांतीहीन मनुष्याला सुखप्राप्ती घडू शकेल म्हणून मनाचा अनियमितपणा हेच दुःखाचे कारण आहे ह्याकरता इंद्रिय निग्रह करणे हेच उत्तम श्लोकार्थ सदुसष्टावा ज्याचे मन इंद्रियाच्या संगतीने त्याचे मागोमाग जाते ते मन जसे समुद्रात असलेले नाव प्रतिकूल वाऱ्याने बुडते तसे बुद्धीस हरण करते जे पुरुष इंद्रियांचे इच्छेप्रमाणे वागतात ते या रूप सागरातून आपण तरलो आहोत असे समजत असले तरी खरोखर तरत नाहीत ज्याप्रमाणे एखादी नाव तीराजवळ आली असून जर वादळ उत्पन्न झाले तर चुकून आलेल्या अपायात फिरून सापडते त्याप्रमाणे स्थिर सिद्ध पुरुषाने जरी इंद्रियांचे कौतुकाने लालन केले तरी तो संसार दुःखाने व्यापिला जातो असे समज म्हणून श्लोकार्थ अडु अडुसष्टावा म्हणून हे महाबाहू अर्जुन इंद्रियांचे अर्थ जे विषय त्यापासून इंद्रिय सर्व प्रकारे करून जो आवरून धरतो ज्याची बुद्धी स्थिर झाली असे समज म्हणून धनंजय आपले इंद्रिये आपल्या स्वाधीन असली म्हणजे मग ह्यापेक्षा अधिक सार्थक ते काय आहे पहा की ज्याप्रमाणे कासव आपले पसरलेले अवयव स्वेच्छेने स्वतःच आवरते त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असून तो म्हणेल त्याप्रमाणे करतात त्याचीच बुद्धी स्थिरत्व परत पावली असे समज अर्जुना आता ज्ञानास ओळखण्याची आणखी एक सूक्ष्म खूण तुला सांगतो ती ऐक श्लोकार्थ एकोणसत्तरावा स्वरूपाविषयी अज्ञान हीच रात्र त्या रात्रीचे समय योगी पुरुष जागा असतो व स्वभाव व स्वरूपानुभव रूप जागृती भोगतो आणि ज्या स्वरूपात ज्ञानारूप रात्रीचे ठिकाणी सर्व भूते सत्यबुद्धीने जागे असतात त्या संसारविषयी योगी पुरुषाला रात्र झालेलं असते सर्व प्राण्यास अज्ञात असलेल्या आत्मस्वरूपाविषयी ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि ज्याविषयी प्राणी मात्र जागे आहेत त्या विषयी सुखाचे ठिकाणी जो निर्जलेला आहे तोच अर्जुना उपाधिरहित बुद्धी आणि गंभीर असा सत्पुरुष आहे असे समज श्लोकार्थ सत्तरावा वरचेवर पाण्याने भरणाऱ्या व मर्यादा न सोडणाऱ्या समुद्रात जशा सर्व नद्या वगैरे येऊन मिळतात तसे जो निष्काम असून सर्व काम ज्या त्या ठिकाणी प्रवेश करतात त्याला शांती मिळते परंतु जो कामाची इच्छा करतो त्याला शांती मिळत नाही पार्था आणखी एका पर्यायाने तो स्थितप्रज्ञ मनुष्य ओळखता येतो तो कोणता तो ऐक समुद्राच्या ठिकाणी जशी निरंतर परिपूर्णता असते तशी या पुरुषाच्या ठिकाणी असते जरी समुद्रास पावसाळ्यात नद्यांचे प्रवाह भरपूर येऊन मिळतात तरी तो यत्किंचितही अधिक न होता आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही किंवा अर्जुना उन्हाळ्यात सर्व नद्यांचे पाणी जरी आटले तरी तो समुद्र ज्याप्रमाणे कमी होत नाही त्याप्रमाणे वृद्धिसिद्धी प्रसन्न झाल्याने तो पुरुष उल्हास पावत नाही आणि प्रसन्न न झाल्या तरी असंतुष्ट होत नाही पहा की सूर्याचे घरी दिव्याचे ज्योतीचा प्रकाश केला तरच उजेड पडतो किंवा तो न लावला तर ह्याला अंधारात कोंडून बसावे लागते की काय त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या घरी रिद्धिसिद्धी आल्या आल्या काय आणि गेल्या काय त्याची आठवणसुद्धा त्याला होत नाही कारण त्याचे अंतःकरण महासुखात निमग्न असते जो आपल्या घराच्या सौंदर्यापुढे इंद्रभुवनाला सुद्धा तुच्छ मानतो त्याला भिल्लांच्या पालापासून कसे समाधान होणार जो अमृताला देखील नावे ठेवतो तो जसा कांजी पीत नाही तसा आत्मज्ञानी सिद्धींचा उपभोग घेत नाही अर्जुना ही एक मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे की ज्या ठिकाणी स्वर्गसुखाची सुद्धा गणती नाही त्याला यकश्चित रिद्धिसिद्धीने मोह घालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काय श्लोकार्थ एकात्रवा जो पुरुष सर्व कामवासनांचा त्याग करून निस्पृह होऊन आणि मी व माझे हे द्वंद्व टाकून असतो त्यालाच शांती सुख प्राप्त होते याप्रमाणे आत्मबोधाने संतोष पावलेला आणि परमानंदात निमग्न झालेला तोच खरा स्थिरभूती असे तू समज तो मीपणा दौडून सर्व विषय सोडून जगदाकार होऊन जगात संचारतो अर्ज श्लोकार्थ बहात्तरावा अर्जुना ह्या स्थितीला ब्रह्मस्थिती म्हणतात ही प्राप्त झाली असता प्राणी मोह पावत नाही ह्या स्थितीत असून मरण आले तरीही तो शांत असे ते ब्रह्म त्याला प्राप्त होतो अशी निस्सीम ब्रह्मस्थिती जे निष्काम पुरुष अनुभवतात ते अनायासेच परब्रह्मास जाऊन मिळतात ज्ञानस्वरूपी मिळाल्यावर ज्या ब्रह्मस्थितीने देहांती जी व्याकुळता त्यांच्या चित्ताच्या आड येऊ शकत नाही संजय धृतराष्ट्रास म्हणतो राजा तीच ही स्थिती श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनास सांगितली असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकल्यावर अर्जुन मनात म्हणाला की ही युक्ती आता आमच्या बरी पथ्यावर पडली जर सर्व कर्माचा देवाने निषेध केला तर त्या निषेधाने मी युद्ध करावे असे देवांचे म्हणणे सहज बाजूस राहते ह्याप्रमाणे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून अर्जुन आपले मनात फार हर्षित झाला आता तो शंका घेऊन पुढे गहन प्रश्न करी तो संवाद फार सुरस असून सर्व धर्माचे उत्पत्तीस्थान अथवा अमर्याद विचारामृत समृद्धच समुद्रच आहे त्या समाजाचे निरूपण जगदीश्वर स्वतः करतील व ती गोष्ट निवृत्तीदास जे ज्ञानदेव ते सांगतील